तिलवाडा वगैरे वाजवणार ना तिलवाडा झुमरा वाजवणार ना तिलवाडा झुमरा वाजवणार ना देवगिरी जो आग्रा करण्यात गायला जातो तो बाकीच्या ठिकाणी जो प्रचलित देवगिरी त्याच्यापेक्षा जरा थोडंस भिन्न स्वरूप आहे म्हणजे <clears throat> अलय्यामध्ये गरे ग ही जी फ्रीज आहे त्याच्या नेमकी उलट देवगिरी पण आम्ही गेलो ग म प ग रे गा गर पण देवगिरी म्हणजे अनय्या आणि शुद्ध कल्याण हे हे तर नाही आम्ही तसं काय मानत नाही आम्ही आयडेंटिटी त्याची निराळीच आहे ग ग म

दुसरा असा आहे परभव सारे ना परम गरे गे सा असाही आहे दुसरा म्हणजे ध वगैरे न घेता तिया विन झुमजा आपले आडायच होतं आय तिलवाडा पिया मेन ग திருவள்ளுவர் वगैरे खाल्ला तू आणि कशा पहिल्याने बरोबर धरला ठीक आता काय झालं आमचं सगळं बांधलेलं असतं इकडे तिकडे झालं की सगळं बॅलन्स बिघडतो ना हा <coughs> बहत जा Son kabar murine Doğma bina kun kabar murine Doğma o gariba خبر موني لين ثم هو قريبه da da da

वेगळं रूप तुम्ही सांगितलं हा त्यासाठी हा घेतला रायगड सागर धरे सारे गाव पगरे एकदम निराळ पडतो तो बाकीच्या गमरेसा नाही होत गमरेसा नाही होत पगरेसा तर ताण्याला कठीण जातो राग <clears throat> असं वक्र येतो गरे ग म गरे गरे धरारी सारे गरे ग म ग म गरे ग म गरे गरे असं सारा म म गरे गरे धारे धारे धारे गरे ग म म गरे गरे धारे धारे धारी धारे ग मग शुक्ल बिलावल कसा करतात तुमच्याकडे शुक्ल बिलावल बराचसा आमच्या कुकूच्या जवळ येतो अच्छा तुमचे कुमारजी गातात किती चीज गातात परन पूर्वांग पूर्ण आमच्या खूप बिलावच आहे पूर्वांग पूर्व कुक्षगयम् हे कुकू बेलावरमध्ये आम्ही घेतो आहोत ते तिथे शुक्लावरी बेलामध्ये येतो पण कुकूमध्ये ऋषभावर प्राधान्य असताना ते काही वर्जन्स मध्ये तसं आहे ग्वाल्हेर घराण्यात आहे आणखी पुढे पण आम्ही नाही तसं आम्ही उलट इथे ऋषभाला अगदी नाहीच जवळजवळ म्हटलं तरी दोन्ही आरोला आरोवाला

मध्यमला जास्ती महत्व आहे यांची विलास कासाबांची चीज आहे शुक्ल मध्ये फरक एवढाच की गमापदा निसा जातो मांड याच्या खमाच्या अंगाने तसं इथे नाही शुक्ल कोकिलामध्ये तसं नाही तसं नाही पपानी धनिसा किंवा गमाधा धनीचा निसा कोमल निषादचा प्रयोग होणार नाही कोमल निषाद येतो येतो पण तो तो असा नाही येत जसा शुक्ल बिलावरमध्ये येतो <coughs> शुक्ल बिलावर कलन

கலகே निराळ घात का निराळ ना आम्ही त्याचं कसं कसा म्हणजे खास चीजच आहे ते रे खत ते दिंदा दिन दिंदा नाही तीन ताल तिनताल अच्छा शारे

इथे पण खमाच आहे घेत झालं पण पुढचं स्वरूप जे आहे ना ते आता गुरु मध्ये तेवढं रागाचं हे नाही आलं स्वरूप गाम ग do do do do do do do Roba गाताना ज्यावेळेला मी पंचम वर्ष करतो औरवाला पंचम गीत द गा प इथे सुद्धा गमरेसा होत नाहीये इथे सुद्धा गमरेसा होत नाही नाही गमरेसा नाही आणि दुसरा अंतर उत्तरांग येतो आरोह पण

आजानंद <clears throat> फेमस ती आम्ही पण गातो ती तो कुठला प्रकार किंवा काय असं काही तुम्हाला सांगितलंय का मध्ये जरा खमत संघ आणायचे असं आमच्या वडिलांना ज्या बुजुर्ग लोकांनी सांगितलं मला तो सांगितलं आहे खोकर हा एक बिलावलचा प्रकार आहे आणि मी <clears throat> वझेबॉनचं एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी एक उत्सुकतेने बघितलं त्याच्यात खोकरचं डिस्क्रिप्शन आहे त्यांनी सुद्धा ते कन्फर्म केलं की खोकर हा एक बुल बिलावलचा प्रकार आहे म्हणून तर मी त्यात बिलावल शोधायला लागलो कासाबाने अर्थात मग दाखवलं बिलावल के अंग कैसे होते 人 哎哎。 गुलालचे दोन प्रकार सांगितले दुसरा एक प्रकार दाखवला मी त्याचा ह्याच्याशी काय संबंध नाही आणि त्याच्या मला वाटायला लागलं म्हणजे खात्री पडली की खोकरा एक बिलालचाच प्रकार असला पाहिजे पण मग असं नाही होणार नाही ते आता काय गमत आहे तुम्ही कशा रीतीने तो मांडता याच्यावर हो, हो. खूप आता तुम्हाला तो बिहागडाचा हो. स्पष्ट दिसत आम्ही तसं नाही म्हणलं तर बघ हे नाही आलं त्यात जे जे प्यारी पगवलं मध्ये uh, uh. दुसरा प्रकार हा दुसरा प्रकार खोकरचा खोकर बिलाव ह्याच्यात तर बिलाव स्पष्ट काही संबंध नाही काही संबंध नाही पण मला सारनट सारखं वाटलं अगदी बरं तिकडे गंधालाला थोडा एक धक्का दिला जातो आणि त्या धक्क्यामुळे तो सारनाट पासून वाचतो आता बघा मध्ये हा सारणं झालं तो एक धक्का दिल्यामुळे गेला जरा त्याच्यापासून वाटलं फार सूक्ष्म फरक आहे सुंदर आता काय ते आठवण नाही बुध बवन को hine bi bunu bine gunine asaka diri nore la mukhya purvangata sto yosit disore dal bilal ti charcha bari jan bari jan par sol ek majhe khatre tumhala yupi bi bolu ardat बोला आणखी काय तुम्हाला काय सुचवायचं असेल सुचवा तुम्ही अतावसेन थोडं म्हणत होता का तरी अतावसेनचं नाही अतावसेनचं अतावसेनचं माझ्याकडे काहीच संस्कार नाहीत किंवा मी त्यांचं गाणंही विशेष ऐकलेलं नाही अनवर हुसेन अनवर हुसेन पंचम घेऊया पंचम घेऊ हो. मध्यम <coughs> ना giden her. फार पॉसिबल त्यांच्या स्टाईलने एकट्याला <laughs> <laughs> ए سيدها Sega 拜拜。

तर रातांजनकर प्रणित किंवा तो तो पंचम वेगळाच आहे काही सोहनी आणि याचा मिश्रण जे आहे आता ही चीज देवधर भंगार मध्ये आहे अच्छा मौंद मंडळ असं का तर तेच शब्द तेच शब्द नाही पण ते प्रत्यक्ष ते कसे पंचम गाज होते तसंच तसंच रतंजन कोमल ऋषभ बाला जो आहे आणि पंचम स्वर्ग रहित अच्छा आणि दोन मध्यम आणि त्याची कितारा ते माहिती आहे पण ह्याचं फार वेगळा मजा आहे लाटारी भाटोरी लाचारी थोडी फार निराळ आहे बहादुरीपेक्षा लाचारी थोडी आपल्या देवगंधारच्या जवळ आहे देवगंधारच्या जवळ आहे फक्त याच्यात शुद्ध दैवताचाही वापर केला जातो म्हणतो जरा देवगंधारापेक्षा निराळ पडतो पण त्याचे रूट हिट म्हणतात ना जामे तोसे नाही बोलू ठीक म्हणजे हे आपलं म्हणजे माझ्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे ती याच्याची टाली होते बरोबर आता बहादुरीबद्दल सांगा म्हणजे रिमेक असे ही बंदिश तुम्ही लाटाच्यातलीच म्हणता हो, कुठली हे लंगर तुरक रिमेक असे कशात म्हणतात नाही हे लाचारी कळलं मला पण रिमेक असे जे आहे एक बंदिश आहे अच्छा ती तुम्ही म्हणतच नाही नाही ठीक आहे तुमचं मला हे सांगा बरं मी खरं बेलास्कानीच जवळजवळ आहे त्याच्यामध्ये शुद्ध रिषेबाचा प्रयोग केला पण त्याच्यामुळे बरंचसं स्वरूप पालट पालटते ते भैरवीच्या जवळ येऊन बसतं आणि थोडंसं ह्याच्यात देसीचाही ह्या मध्ये देसीचा थोडा बेलास्कानी आणि देसी थोडा भैरवीचाही भास होतो असं म्हणायला हरकत नाही पण एक सुंदरपैकी एक स्वरूप आहे त्या <clears throat> अगदी असावरीच्या जवळ आला did ra ra तुलना करण्यामध्ये म्हणजे तिलवाडा गाल्याचा पुष्कळ करून हो आहे म्हणजे तिलवाडा तिलवाडा आणि ग्वाल्हेर असं जे समीकरण आहे हो. असं काही नाही आग्रा करण्यामध्ये बुजुर्ग लोक यायचे हो. da da da કે સવારે દીકરો તું એલાત કરશો એલાત કરશો છે ને સજન ગે સર્વે સુર ગવ સજન ગે સર્વે સુર ga da da da एक प्रश्न लक्ष्मी तोडी हा प्रकार आहे का त्याच्यात बारा स्वर लागतो असं काय नाही बा असं नाही लक्ष्मी तोडी लक्ष्मी तोडी आता नाही कधी गात नाही अच्छा पण त्याचं स्वरूप मी या तोडीमध्ये काय मोडतंय मलाही कळत नाही आम्हाला स्वरूप गुणगुण हे हे हे हे da da Đó để để để 简的 in Daniela. सबिया जोनी कैट मोरे कब हो गे मन के जीते मोरा मिलना दर सबिया जोनी कैट मोरे दर सबिया जोनी कैट मोरे कब हो गे À. thấy là cả cổ nó để bố đã về để lại mô đại mình là cả cổ nó cả là đi chỗ kia đã về mình đại là mô đại mình là Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn Do be a, I be a more, Mandara, more, I गा मिळाली म्हणजे असं बरं <laughs> हा vậy là, là या या या या या आइए आइए आइए आइए आइए हरकत नहीं इट डजेंट 谢谢。 哎呀！哎呀！哎呀！ A ver. He, da

Yeah, <laughs> <laughs> <laughs> na na na

त्याच्यामध्ये आता क्या ऐकवतो ठीक आहे जरा नंतर म्हणू ना धमारा नंतर हो, हो, आधी म्हणा आधी म्हणा बर असं म्हणजे म्हणताय ना काय झालं तुला ताकद लागते और आम्ही असे आहेत सब सके जन मिल कर करो Can I can also سكينا ملك لك رسوغار سم سكينا ملك لك رسوغار أجسوغار أنا جار Yeah. Sakinya, Sakiyane milekere kere şungar Kulina sama ayana Kulina sama sama जन मिल कर करो सुंगार मिल कर सुंगार सुंगार सुंगार मिल कर करो सुंगार सकियन मिल कर करो सुंगार सुंगार सुंगार सब सकियन मिल कर गला गा बजा गामी मिळाला गर मी गा करार जस गेला गरगा मिल गर करार सगान राजा सुगण बन मा गण गजाच्या बस गाना मिळा sa va sa ki nha na vi na ga da ga ro chung ga da da chu ga da ba dạ, ba ga na ga sa va sa ki sa va sa ki sa va sa ki nha na vi la ga ha sa va sa ki na vi la ga da ga ro chung ga da ga da chu ga na ba na ga ga na a ya sa ki na vi la ga ha để là chuyện này này nghĩ đến đấy cái này cái ấy nó xuống à cha xuống cái đấy bên em đó là cái này cái này để sợ bệnh tật cái này để cái này là mi lệ cái để cái đó rồi ngã để ngã để xuống cái đấy mà này mà cái này ngã sợ bệnh tật cái sợ bệnh tật cái sợ bệnh tật cái này mi lệ cái này

ذهب شكيا ذهب شكيا ملكنا ذهب شكيا ملكنا كانوا شجر كانوا شجر بن كان ذهب شكيا ذهب شكيا ذهب شكيا ملكنا كانوا Saya nak bila gara-gara, saya nak bila gara-gara.